तारीख तीन मार्च एकोणीसशे अकरा रोजी सकाळी आठ वाजता आमची देवाना बोट कोलंबो बंदरात आली बोटीवर आम्ही थोडेच पॅसेंजर्स असल्यामुळे फारशी गडबड दिसत नव्हती ब्रेकफास्टनंतर आम्ही फर्स्ट क्लास व सेकंड क्लासचे पॅसेंजर्स वरती ड्रॉइंग रूममध्ये जमा झालो नंतर डॉक्टरांनी येऊन सर्वांकडे पाहिले व सर्वांना एक एक पास दिला व किनाऱ्यावर जाण्याची मोकळीक केली आम्ही आपले थोडेसे एक दिवसापुरते कपडे वगैरे घेऊन बाकीचे सामान स्टुअर्टच्या स्वाधीन केले व कुकच्या लहान बोटीतून किनाऱ्यावर गेलो तिथे बरेचसे रिक्षा उभ्या होत्या या रिक्षांमध्ये एकाला बसण्यापुरती जागा असते व एक किंवा दोन मनुष्य तो ओढीत नेतात अशा या गाड्या आपल्याकडे मुंबई पुणे कलकत्ता वगैरे शहरी बिलकुल दिसत नाहीत दार्जिलिंग सिमला मद्रासकडे मात्र बऱ्याच आहेत आम्ही या रिक्षांमध्ये बसून किनाऱ्याजवळ एक दोन हॉटेलमध्ये गेलो परंतु तेथे एकही खोली रिकामी नव्हती म्हणून रिक्षावाल्याने आम्हाला ब्रिस्टल हॉटेलमध्ये नेले हे हॉटेल समुद्र किनाऱ्यापासून अर्धा एक मैलावर आहे या हॉटेलमध्ये क्लार्क वगैरे बरेच सिंगालियन नौकर दिसले हे लोक मद्रासी लोकांसारखेच काळे असून त्यांचा पोशाखही काहीसा तसाच असतो परंतु त्यांची सिंगालियन भाषा वेगळीच आहे येथील हमाल कुली रिक्षावाले गाडीवाले वगैरे अशिक्षित लोकसुद्धा मोडकी तोकडी इंग्रजी भाषा बोलून आपले काम चालवीत असतात मग हॉटेलच्या ऑफिसमधील एक क्लार्क आम्हाला पाहून म्हणाला दोघांची खोली आहे परंतु पंचवीस रुपये रोज द्यावे लागेल बरे पण तुम्ही आमचे देशबांधव दिसता तेव्हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला वीस रुपयातच देतो ह्या त्याच्या गप्पा आम्हाला समजल्या परंतु रूढीप्रमाणे त्याला थँक्स देऊन आम्ही आपल्या खोलीत गेलो दुपारचे दोन वाजण्याचा सुमार झाला होता बाहेर ऊन कडक पडले होते परंतु आम्हाला समुद्रातल्या बोटीपेक्षा येथील जमिनीवरच कितीतरी बरे वाटले कपडे वगैरे अस्ताव्यस्त टाकून आणि बारीक साधे कपडे घालून आम्ही विजेच्या पंख्याखाली पलंगावर पडलो यावेळी उन्हाळ्याला नुकताच कुठे प्रारंभ झाला होता व एव्हापासूनच इकडे इतकी उष्णता असावी ह्याचे आम्हाला आश्चर्य वाटू लागले आम्ही काहीशी झोपेच्या गुंगीत व काहीशी आळसात होतो तो दरवाज्यावर ठक ठक ठोके ऐकू आले या आत अशी परवानगी मिळताच एक साहेब आमच्या दोन्ही पलंगांच्या मध्ये येऊन उभा राहिला त्याला पाहून मला जरा कसे कसेच वाटले कारण दरवाज्यावर ठोठावले तेव्हा आम्हाला वाटले की कोणीतरी हॉटेलचा नौकर असेल म्हणून त्याला आत येण्याची आम्ही परवानगी दिली परंतु पाहतो तो हा साहेब तो कायसे इंग्लिशमध्ये सांगून निघून गेला पंख्याच्या घरघरण्यामुळे मला ते नीटसे ऐकू आले नाही तो निघून गेल्यावर हेही पण लागलीच उठले व गडबडीने कपडे घालू लागले हे आहे तरी काय गोड बंगाल मला काही समज पडेना मी आपली एकसारखी विचारू लागले कोण हा मनुष्य काय याने सांगितले एवढ्या गडबडीने कुठे चाललात तो आपला केबिनचा स्टुअर्ड त्याने मला येऊन सांगितले की पहिल्या क्लासमध्ये आपल्याकरिता काही केबिन राहिले नाहीत तेव्हा आपल्याला दुसऱ्या क्लासच्या केबिनमध्ये जावे लागेल म्हणून त्या बिचाऱ्याने येऊन सूचना दिली की येथे पी अँड ओ कंपनीचे ऑफिस आहे तर त्यांच्याकडे जाऊन पहा काही होईल तर आणि कुक कंपनीच्याही ऑफिसमध्ये जाऊन पहा असे का हा त्याचा मोठा चांगुलपणा समजला पाहिजे की एक दोन हॉटेल शोधित येऊन त्याने आपल्याला खबर दिली नाहीतर त्याला काय एवढी जरूर पडली होती मी अशी काही बोलतच आहे तो तितक्यात ते निघूनही गेले सुमारे पाऊण एक तासाने परत आले परंतु चेहऱ्यावर राख तिरस्कार वगैरेची चिन्ह स्पष्ट दिसत होती काय झाले काय नाही हे जाणण्याची जरी मला अत्यंत उत्कंठा लागली होती तरी चेहऱ्यावरील ती रागाची चिन्हे पाहून एकदम विचारण्याची मी धजले नाही मनाला थोडासा धीर आणला की काही वेळाने आपोआपच कळेल पण माझ्या उतावळ्या स्वभावाला कोठला फार वेळ धीर निघायला मी आपली हळूहळू विचारायला सुरुवात केलीच मग काय आपणाला सेकंड क्लासच्या केबिनमध्ये गेले पाहिजे वाटतं होय केले पाहिजे नाहीतर काय करणार तुम्हाला इथे राहायचे असेल तर राहा अजून पंधरा दिवस बोट येईपर्यंत ते म्हणतात दुसऱ्या बोटीतही पहिल्या क्लासचे केबिन मिळेलच अशी आम्ही खात्री देऊ शकत नाही त्यांच्या दोन अटी आहेत एक तर तुम्ही सेकंड क्लासच्या केबिनमध्ये निजण्यापुरते जावे बाकी तुमचे जेवण खाण बसणे उठणे सर्व फर्स्ट क्लासमध्ये करावे किंवा तुम्हाला हे कबूल नसेल व फर्स्ट क्लासचेच केबिन पाहिजे असेल तर तुमच्या बायकोने इतर बायकांबरोबर एखाद्या केबिनमध्ये जावे व तुम्ही पुरुषांच्या केबिनमध्ये जावे कारण फर्स्ट क्लासमध्ये स्वतंत्र केबिन तुम्हा दोघांना आम्ही देऊ शकत नाही याबद्दल आम्हाला फार वाईट वाटत आहे अथवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही सेकंड क्लासचे पॅसेंजर्स व्हावे तुमचे फर्स्ट क्लासचे सगळे पैसे परत मिळतील तुमच्यासारखे आणखीन दोघे तिघे फर्स्ट क्लास पॅसेंजर्स आम्हाला सेकंड क्लासमध्ये पाठवावे लागेल तर आता तुम्हाला काय कबूल आहे ते कळवा म्हणजे त्याप्रमाणे व्यवस्था करू कुकच्या ऑफिसातही मी गेलो होतो पण ते बेटे साफ कानावर हात ठेवतात व म्हणतात की मुंबईच्या ऑफिसवाल्यांनी काय केले ते आम्हाला माहीत नाही आम्ही आता काहीही करू शकत नाही तुम्ही परभारे त्यांना लिहा सांगा आता काय करायचे ते म्हणजे त्याप्रमाणे त्यांना कळवितो कारण तुमचा पूर्वीपासूनच हे का आहे ना की तुम्ही बोटीच्या सेकंड क्लासमध्ये कधी प्रवास करणार नाही म्हणून मला तर सेकंड क्लासमध्ये जाण्याचा काहीही हरकत वाटत नाही मी म्हटले माझा हे का म्हणून काही नाही पण मी ऐकले आहे की सेकंड क्लासची केबिन्स अगदी लहान बिळासारखी असतात व खाण्यापिण्याची वगैरे चांगली व्यवस्था नसते तसेच सेकंड क्लास बोटीच्या मागच्या टोकावर असल्यामुळे तो भाग बराच हलतो समुद्रप्रवासाला आधीच मी कच्ची आहे आणखी या हल्ल्याने अधिकच त्रास होणार पण आता प्रसंगच आला आहे तर काय करावयाचे येथे तरी आठ पंधरा दिवस राहून काय करणार आणखी येथे दिवस मोडल्याने आपला पुढील प्रवास बिघडेल म्हणून आपल्याला आता ही बोट गमविता उपयोगी नाही ज्या अर्थी आपण एवढ्या दूरच्या प्रवासाला निघालो आहो त्या अर्थी आता जे काही प्रसंग येतील त्यांना सादर झालेच पाहिजे आता सेकंड क्लास असो की थर्ड क्लास असो आपल्याला गेले तर पाहिजेच अशा काही धीराच्या व समाधानाच्या गोष्टी मी सांगितल्या तेव्हा राग थोडा शांत झाल्यासारखा दिसला नंतर आम्ही ठरविले की उद्या लवकरच बोटीवर जाऊन सेकंड क्लासची कशी काय व्यवस्था असते ती स्वतःहून पाहून यावे आणि मग आपल्यावर जे सोयीस्कर वाटेल ते ठरवावे नंतर स्नाने वगैरे करून संध्याकाळी सुमारे पाच वाजता हॉटेलच्या मार्फत एक घोड्याची गाडी ठरविली व कोलंबोमध्ये ज्या काही पाहण्याजोग्या जागा असतील तिकडे आम्हाला घेऊन जाण्याविषयी गाडीवाल्याला सांगून आम्ही निघालो कोलंबोमध्ये पाहण्याजोगे विशेष असे फारसे काही नाही सिलोनमध्ये दालचिनी लवंगा वगैरे मोठमोठे बगीचे असल्याचे आम्ही ऐकले होते तेव्हा येथेही तसे काही असतील असे वाटून आम्हाला दालचिनीच्या बगीच्यात नेण्याविषयी आमच्या गाडीवाल्याला आम्ही सांगितले त्याप्रमाणे गाडीवाल्याने आम्हाला एका मोठ्या थोरल्या मैदानात नेले आणि हाच दालचिनीचा बगीचा असे तो म्हणाला येथे काही वर्षांपूर्वी मोठी दालचिनीची राई होती परंतु सरकारने अलीकडे सर्व झाडे तोडून टाकली आहेत तुम्हाला दालचिनी लवंगा यांची राणे पहावायाची असतील तर कोलंबोच्या बाहेर दहा वीस मैलांवर गेले पाहिजे म्हणजे सिलोनची काहीशी शोभा दिसेल निदान तुम्ही कॅन्डीला तरी गेले पाहिजे म्हणजे तुम्हाला सिलोनची थोडी बहुत कल्पना होईल काही वेळ समुद्र किनाऱ्याने इकडे तिकडे फिरून गाडीवाल्याने आम्हाला दुकानांच्या ओळीत आणले तिथे भाजीपाला फळ फळावळ पान तंबाखू वाणी उदमी वगैरेंची दुकाने होती तेथील एका दुकानात ती हिरवीच्या ताजी विड्याची पाने ती पांढरी शुभ्र बारीक कातरलेली नवी रोठी सुपारी वगैरे पाहून ती विकत घेण्याचा मला मोठा मोह पडला व त्याला आमच्या गाडीवाल्यानेही भर घातली तो म्हणाला सिलोनची विड्याची पाने फारच रुचकर असतात ती दिसावयाला हिरवी दिसतात इतकेच पण खाण्याला फार स्वादिष्ट असतात आम्ही ती एक आण्याची विकत घेतली व ती बरीच आली शिवाय त्याबरोबर कात चुना सुपारी लवंग वगैरे मसालाही खूप मिळाला कोलंबोमध्ये नारळांची सुपारींची केळींची वगैरे कोकणी झाडेही रस्त्याच्या आजूबाजूंनी बरीच दिसली आमच्या हॉटेलमध्ये दुपारपासूनच नोटीस लागली होती की देवाना बोट उद्या रात्री दहा वाजता कोलंबो बंदरातून निघेल दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्टनंतर हॉटेलजवळील काही दुकाने पाहिली व पंखे उषा वगैरे किरकोळ सामान खरेदी केले हॉटेलच्या आतमध्ये पुष्कळशी जवाहिरींची व कापड वगैरेंची दिल्ली आग्रा बनारस इकडील व्यापाऱ्यांची दुकाने होती कोलंबोमध्ये या मालाची बरीच विक्री होत असावी असे वाटले काही बारीक सारीक जवाहीर आम्ही विकत घेतले आणि तेथेच पुढच्या हॉटेलमध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची गंमत पाहत बसलो आज सकाळी म्हणा की काल सकाळी म्हणा बऱ्याचशा बोटी कोलंबो बंदरात आल्या असाव्यात कारण सेलर्स लोकांच्या व पॅसेंजर्स लोकांच्या झुंडीच्या झुंडी सोडा वॉटर लेमोनेड चहा वगैरे विकत घेण्यासाठी हॉटेलमध्ये येत होते हे हॉटेल आपले काहीसे रेस्टॉरंटसारखेच होते या मंडळीमध्ये एक जपानी बाई होती तिने एका जर्मन की इटालियन इसमाशी लग्न केले होते या बाईने इंग्लिश पोशाख केला होता परंतु तो जपानी चेहरा कुठे लपवायचा नाही या जोडप्याचा एक लहानसा गुटगुटीत गुजीरवाणा मुलगाही बरोबर होता ती जपानी बाई माझ्याजवळ येऊन बसली आणि जर्मन भाषेमध्ये माझ्याशी बोलू लागली मी तिला इंग्लिशमध्ये सांगितले की मला जर्मन इटालियन फ्रेंच वगैरे भाषा येत नाहीत साधारण आपले तोडके मोडके इंग्लिश येते पण तिला इंग्लिश येत नव्हते त्यामुळे तिचे मला व माझे तिला समजेना